हे या विनायकाच्या या वेळच्या भागण्यातून सगळ्या लोकांना दाखवायचं आहे अशा तंत्रामध्ये झाल्यानंतर हिरा थाकत नसतो सूर्य उदयाला आल्यानंतर या बाईचं कोंबड उठो नसतो नसो बाहेर उजड पडायचा थांबत नसतो नाही म्हणे आज काही सूर्य निघालाच नसेल माझं कोंबडं ओरडलं नाही तुझं कोंबड ओरडो न ओरडो तो तिकडे निघाला की सगळ्या जगाला उजड पडणारच अशी कीर्ती पसरत गेली आणि नरांतकाची स्वारी आली राजा विचार करतो आपण आपण काय टिकणार याच्या समोर केवढं विघणार आहे आणि किन दुर्लभ हे विघ्नहार अरे प्रसंग नाही प्रार्थना झाली परमात्मा आता काय होणार माझ मी कसा लढाई करू शकणार सांगितलं राजन मी ही पहिलीच व्यवस्था केली आहे जेव्हा केव्हा काशीमध्ये पाऊल ठेवला आणि लोक आपल्याला देव समजतात अशी कल्पना आली तेव्हा आपणाला काय चरित्र करायचं आहे याचा भगवंताला नेहमी आठवण असते त्यांनी त्यावेळेला एक नवीन व्यवस्था केली ही सर्वप्रथम परमात्मा गणेशाच्या डोक्यातून निघालेली कल्पना कोणती कल्पना आधी गणेशालाच आणि ती गणेशाला मान्य असली तर ती गंमत म्हणून ठरे गम म्हणजे गणेश गणेशाला जे मान्य आहे ते दुनियाला मान्य होत आहे आणि लोक त्याला गंमत म्हणतात हे गणेशाला सर्वप्रथम मान्य झालं म्हणून सगळ्या लोकांना ते गंमत म्हणून मान्य करावं लागलं भगवान विनायक एका एक विशिष्ट कल्पना करून स्त्रियांचं सैन्य तयार करते झाले सगळ्या पायांची पहिली फौज या काशी मध्ये विनायकाने उभी केली आणि ती सगळी स्त्रियांची बैठक त्या नरांतकाच्या सैनिकासमोर आली हे नवीनच संकट आहे हे काय करणार हे कस काय हे तर उभयत्र नाशा दोन्हीकडून पंचायत आहे या सगळ्या बायांच्या हातामध्ये हत्यार आहे म्हणजे यांना शिक्षण दिलं आहे युद्धाच या अंगावर येऊन जर आपणाला मारलं काय काय बदनामी केवढी बदनामी की केवढाले धुरंधर वीर गेले आणि बायांचा मार खाऊन आले पळत केवढी नामुष्की मला आपण यांना समजा मारलो काय पराक्रमी आहे बायांना मारलो म्हणजे यांना मारलं तरी ताप यांचा मार खाल्ला तरी त्रास हे कसं काय करायचं सगळ्या सैनिकांनी सांगितलं महाराज काय करायचं याच्यातून मार्ग ते जे सरसेनापती होते त्याच्या मिशा एका एका बाईच्या वजन इतक्या होत्या त्यालाही पंचायत पडली आकडे वळतो आहे पण काय हुकूम काय द्यायचा काय फायरिंग करा म्हणायचं विजय नक्की आहे समोरचा माणूस एकदा मनाने हसला की मग विजय त्या सेनापतीचा ठरलेला आघाडी मिळवता आली पाहिजे पिछाडी आपोआपच मिळते पण त्याची काही पंचायत नाही भगवान यशस्वी झाले विजयी झाले आणि तेव्हापासून राजकारणामध्ये स्त्रियांनी भाग घेण्याचं ठरवलं मग सगळ्या राजांनी पुढे ही पद्धत गिरवली सगळ्या जबाबदार लोकांच्या हाताखाली स्त्रियांची फौज होती आणि स्त्रिया चांगल्या चांगल्या उत्तम जागेवर होत्या यशस्वी खाते स्त्रियांच्या हातात होते खजिन्यावर पुष्कळ राज्यामध्ये स्त्रिया होत्या बाया जितका जपून खर्च करतात तितका माणूस नाही करत हा एक नियमच आहे स्त्रियांना जशी काटकसर करता येते तशी पुरुषाला करता येत नाही हा दुसरा एक नियम आहे स्त्री स्वतःला जितकी शाळी समजते तितका पुरुष समजू शकत नाही हा तिसरा नियम आहे अशा काही काही गोष्टी ठरलेल्याच आहेत त्याच्यामुळं अनेक पुढे लोकांनी आपल्या फौजेमध्ये स्त्रिया केल्या रावणाच्या फौजेतील रावणाच्या नगरीचं संरक्षण करणारी सगळ्यात प्रमुख एक बाई होती आणि तिचं नाव लंका तिच्यामुळं त्या नगरीचं नाव लंका होत त्या अधिकाऱ्यामुळं Sovietic answers महाराज झाला की शिष्य चालत नाही सेवेला शिष्यणी लागतात आणि कोणी शिष्यणीनं दाबला की शंभरच्या शंभर महाराज तसेच मेले पुन्हा एकही महाराज चरित्र लिहायला उरला नाही जोपर्यंत तिचा हात लागला नाही तोपर्यंत सगळं ठीक आहे लागल्यानंतर कशाचा नाही म्हणजे जितेंद्रिय कशाचा कोट्याचा जितेंद्रिय नाही का तू तूप खाणारा कुठे जितेंद्रिय असतो ज्यांनी काहीच खाल्लं नाही नुसताच मारा खाल्ला ते माग पळून चुकले आणि तुला कसं नाही मग विंध्याच तरे सागर विंध्याच्या पर्वत समुद्रावर तरतो अशी जर बातमी आली तर ती जशी गरज आहे तसा नाही म्हणे हा सगळ्या बाहेर राहत होता पण काही नाही तशाला तसा आठवीत राहिला मोठी गोष्ट आहे एक तर तो पुरुष नसला पाहिजे नाही तर महाबदमाश असला पाहिजे याच्याशिवाय तिसरं काय उत्तर आलं पण जेव्हा तर्कशास्त्राचा विचार असतो तेव्हा ते तर्क कर्कस असतो तिथे मृदूपणाकडे नाही नाही म्हणजे अहो थोडे सांभाळून शब्द वापरा हा महाराज जिथे जितेंद्रिय कशाचा जितेंद्रिय कशी शक्यता आहे ते अशक्य घटना म्हणून काही गोष्टी काही मर्यादेपर्यंतच चांगल्या असतात त्या त्याच्या अलीकडे येऊ देण्यात काही मजा नाही म्हणजे त्याचा अर्थ त्यांचा द्वेष करावा घृणा करावी असा नाही पायाला हात लावायचा नाही आला कशाला तू समाजात तुला जर पायाला हात लावताना जास्त तू पायाला पायामध्ये फिरतो का त्यावेळेला एक भावना असली पाहिजे आमचा एक मित्र आहे मुंबई सध्या आहे कलाकार माणूस आहे म्हणून मला सांगितलं काय येऊ हो? मग काही काही जबरदस्त नाही काय झालं बाबा मोठीला येऊन बसलं की म्हणजे सगळ्या बाहेर बसतात पुढे मग तुझा काय संबंध आहे Thank you. या पेशात नटली आहे असं म्हणा मग काय मजा होते कधीही माणूस भटकायचा नाही आणि कोणीही बाईच्या मागे फिरायचा नाही त्याच्या डोक्यात हे आलं पाहिजे की मा दुर्गा ही या देशात आहे मग काही पुढची गडबड व्हायची नाही अशा काही प्रतिबंधक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या तंत्राप्रमाणे बघा जेव्हा या विनायकांनी स्त्रियांचं सैन्य तयार केलंय तेव्हा या सैनिकांना फार पंचायत पडली आणि पाता पाता यांचा पराजय झाला पर्यंतक मारला गेला देवांतकाच्या वेळा युद्ध मोठं झालं आणि त्या त्यावेळेला राजाची भीती दूर करण्याकरता भगवान त्या राजाला उचलून आपल्या तोंडात टाकते याच्या पोटामध्ये अनंत विश्व अनंत ब्रह्मांड दिसलाय आणि आपल्या घरी जो आणला आहे आपण तो आपल्या गुरु महाराजांचा मुलगा साधा ब्राह्मण पोरगा नाही तो भगवान या आनंदामध्ये महाराज काशीराज राहिले आणि हे दोनच दोन भाग्यशाली या देहाने हा देह न सोडताच आनंदाला गेले एक सुगीत नावाचा राजा आणि हा काशीराज या दोघांनाच हे भाग्य मिळालेलं आहे गणेश उपासनेमध्ये बाकी सगळ्यांना शरीर सोडावं लागलं आणि नंतरच भगवत प्राप्ती झाली परंतु हे दोन मानवी शरीर न सोडताना स्वानंदाचे अधिकारी आहेत आणि या नवमीला भगवान गणेश योगेंद्राचार्य सांगायचे आहेत त्यांना ज्या वेळा निरोप देण्याची वेळ येते त्यावेळेला हे दोन महापुरुष इथे मोरगावला येऊन त्यांचं दर्शन घेऊन जातात म्हणजे स्वानंदातून ज्यांना इथे येण्याचा अधिकार आहे असे हे दोन नग आहेत आणि हे सगळे याच शरीराने स्वानंदात गेलेले आहेत असे गणेश भक्तामध्ये सांग अशी या दोघांची पुढे परिस्थिती सांगितलेली आहे त्यात हे काशीराज महाराज एक आहेत इथे तुमच्या इथे देवळावर फोटो आहे काशीराज आणि सुगीत राजा हे दोघे जण मस्त विचार करत बसले आहेत दोन चतुर्थ्या एका जागी बसले आहेत त्याच्यामध्ये विचार चालला आहे राजा मरेंड बसले आहेत असे काही काही मजेदार काही दृश्य इथे तुमच्या देवळावर आहेत काही इतर देवळावर पाहायला मिळतात त्या त्यावेळेला ह्या सगळ्या घटना पुराणामध्ये कशा असतात त्या चित्ररूप कशा आहेत या बघायला मिळतात वगैरे वगैरे या उताराचं महत्वाचं कार्य संपलं आणि रांतक दैवांतक मारल्या गेले इतर त्यांचे अनुयायी मारल्या गेले की भगवान म्हणतात माझं कार्य झालं जोपर्यंत कार्य आहे तोपर्यंत राहायचं संपल्या बरोबर लागले अंतर्धान व्हायचं आणि तरुणाला रस्ता करून द्यायचा आज नुसते व्याख्यानच दिल्या जातात तरुणाला खुर्ची रिकामी करून द्या पण हा बुडा उठल त्या खुर्ची उठतात मी हा उठतच नाही एकदा बसला की बसला त्याला उठवावं लागते खुर्चीला धरून मरतो गोविंद वल्लभ पंत खुर्चीचे हात पक्के धरूनच मेले खुर्चीवर बसूनच आणि हे व्याख्यान देत मेले तरुणाला रस्ता करून द्या तुम्ही मरेपर्यंत खुर्ची सोडता तर तरुणाला रस्ता कसा काय मिळायचा म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये गंमत दिसते की तो कार्य झाला की निघून जातो आणि मग त्याच्या आई वडिलाला त्याची मूर्ती स्थापन करावी लागते आणि त्या मूर्तीच्या माध्यमातून पाहणार समर्थ म्हणतात ना तुडे मुख्य परमात्मा म्हणूनही करावी लागे प्रतिमा प्रतिमेमध्ये देव नसतो आपल्याला सगळ्यांना कळतं इथे जितके फोटो लागलेत मग ते मूर्ती आहेत हे सगळं आपल्याला माहिती आहे आपण तिथे पूजा करताना दगडाची पूजा करत नाही त्या दगडाला लावलेल्या शंद्राची पूजा करत नाही त्या कुनाड्याची पूजा करत नाही त्या दगडामध्ये जे भगवत तत्व आहेत त्याची पूजा करतो इथे जे फोटो आहेत या फोटोमध्ये या काचाची पूजा करत नाही या फोटोमध्ये जी काही फ्रेम लावली आहे त्या फ्रेमची पूजा कोणी करत नाही याच्यामध्ये जे काही खेळे आहेत त्या खिळ्याची पूजा कोणी करत नाही याच्या चित्रामध्ये मोरया आहे ही जी भावना आहे त्याला हार वगैरे घातल्या जातात या कागदाला रंगाला या फ्रेमला काचाला काही आपण त्याची पूजा करत नाही आपल्याला कळतं की याच्यामध्ये देव नाही मग आपण पूजा कशाची करतो त्याच्यात भगवत तत्व बसत आहे या भावनेची पूजा करतो आणि त्या भावनेच फळ मिळतं म्हणून नागुणे मुख्य परमात्मा म्हणूनही करावी लागेल प्रतिमा हे प्रतिमा शास्त्राचं तंत्र आहे आता बाकीचे जे लोक आहेत जे प्रतिमा पूजन न करणारे तेही कोणत्या तरी वेशात प्रतिमेचीच पूजा करतात त्यापेक्षा आपण हिंदू लाख बरे निदान आपला भगवान पायापासून डोक्यापर्यंत सगळा सगुण साकार पाहून आपण त्याची पूजा करतो प्रतिमेला मानत नाही कुराण शरीफच पुस्तक प्रतिमा नाही का मक्केकडे तोंड करून नमाज पडणं प्रतिमा नाही का पश्चिमेकडेच तोंड करून का मक्का पश्चिमेकडे आहे म्हण म्हणजे मक्का शहर ही प्रतिमाच झाली ना त्यापेक्षा मग आपण नागपट बरे निदान ज्या कोण्या देवाची उपासना करतो तो देव प्रतिमा म्हणा फोटो म्हणा काहीतरी समोर ठेवून आपण त्याची पूजा करतो हे इतरापेक्षा पुष्कळ कारण अशा याच्यामध्ये भगवान विनायकाची प्रतिमा स्थापन करण्यात आली आणि परमात्मा आपला अवतार तिरोधान अंतर्धान करते झाले हे विनायक चरित्र झालं यानंतर एक दुसरं उपाख्यान या खंडात आलंय आणि ते लोपामुद्रा आणि अगस्ती महाराजांचे आपण जे पहिलं मंगलाचरण करतो याच्यात या अगस्तीचं नाव रोज हो, यस्यागस्त्यायते नाम विघ्न सागर शोषणे अगस्ती महाराजांनी समुद्र पिऊन टाकलं परमात्माचं नाव कसं आहे की विघ्नाचा सागर भगवंताचं नाव काढल्याबरोबर अगस्तीने जसा समुद्र पिला तसं विघ्नाचा सगळा सागरचा सागर दूर होतो इतकं भगवान नामाचं महत्व आहे असं आपण पहिल्या मंगलाचरणाच्या वेळा रोज म्हणत असतो या अगस्ती महाराज उत्तरेतून दक्षिणेत आले उत्तरेचा आणि दक्षिणेचा संबंध जोडून आणण्याकरता मुद्दे विदर्भ आहेत विदर्भाच्या राजकुमारी बरोबर या महापुरुषांनी लग्न केलं ही बाई कल्पना अतीत मोठी आहे आमच्याकडची आमची आहे कारण मी विदर्भाचा आहे त्याच्यामुळे विदर्भाच्या काही स्त्रिया पुरुष निघाले की मला मोठा आनंद आणि ते पोथीमध्ये आहे माझ्याजवळ तर मी लिहिलेलं नाही ही मंत्रशास्त्राचे एक पंडित आहे पंडित हिच्या नवऱ्याने कादी नावाचा एक मंत्र काढला कधी म्हणजे मुसलमानांचा कादी नाही ककार त्याच्यात पहिला आहे अशा वर्णाने युक्त असणारा पंचदशी मंत्र महाराज अगस्तीने शोधला जसा नवऱ्याने पंचदशी कादी वर्णाचा शोधला तसा या बाईनं पंचदशी आदी वर्णाचा शोध आणि तिच्याही त्या पंचदशीचा जप केल्यावर जगदंबा तितक्याच लवकर प्रसन्न होते की यांच्या कादीच्या मंत्राने प्रसिद्ध होते तितक्या वेळात म्हणजे दोघे नवरा बायको मंत्रशास्त्राचे महापंडित अशा त्या लोपामुद्रेबरोबर लग्न केलं काही वादविवादामध्ये काही पंडित जिंकले असतील काही शरीर सौंदर्यामध्ये काही शर्यती झाल्या असतील त्याच्यात पहिले आले असतील काहीतरी बहादुरीचं प्रदर्शन असेल त्याच्यात पहिले आले असतील काहीतरी असेल म्हणून त्या राजकुमारीने यांच्याबरोबर लग्न केलं लग्न केल्यानंतर तिला घेऊन एका झोपडीत आले त्या झोपडीत काय कशाचाच कशाला पत्ता नाही या राजकुमाऱ्या जशा गुणलुब्ध होत्या अशा अतिविचार विचार करणाऱ्या आणि इतिहास घडवणाऱ्या होत्या त्याच मोठ्या मोठ्या पोरींनी या ब्राह्मणांच्या काही लोक होते आजही होतात काही कोणी जातीची ब्राह्मणाच्या गळ्यात माळ घालते आहेत करून मोडत त्यांना खाऊ घालायला काही नाही मला खायला नाही तुम्हाला खायला नाही तत्वज्ञान कशाचं मोठ्याचं ऐकता सगळेजण आपापल्या घरी खाऊन पिऊन मजेत आले आहेत तेव्हा मुद्गलाचं प्रवचन एरवी कशाचं आलं म्हणून पोट भरल्यानंतर तत्वज्ञान असतं काशी पोटी तत्वज्ञान तत्वज्ञान नसतं आणि ते लक्षातही येत नाही कळतही नाही काय चाललंय हे स्त्रियांना जास्त जास्त पुरुषापेक्षा तस त्या बाईने काहीतरी प्रस्ताव मांडला असेल काय करायला पाहिजे मग तुझ्या करता मी सांगितलं राजेश्वरी आणि माझा उपभोग घेतला पाहिजे राजेश्वरी म्हणजे पैसा आला पैशाशिवाय राजेश्वरी या कशाच पैसा आला तर ब्राह्मणाच्या सहा तंत्रापैकीच एक तंत्र ब्राह्मणाने दान द्यावं आणि दान घ्यावं हे ब्राह्मणाने कसं जगावं याचे प्रकार काही सांगितले ब्राह्मणाने यज्ञ करावेत आणि यज्ञ करावेत ब्राह्मणाने भिक्षा मागावी आणि भिक्षा द्या विद्याभ्यास करावा विद्या शिकावी अशा सहा तंत्रामध्ये ब्राह्मणाने जगावं आता पैसे मागण्याकरता राजाशिवाय कोण त्यावेळेला सम्राट महाराज दिलीप होते आता आमच्या समोर बसलेले नाही रघुकुल राजा दिली आमच्या डोक्यामध्ये सगळे ते वेळ आणि मग तसा समोर माणूस त्या नावाचा आला की आम्हाला आधी तो आठवतो मला मी याला कधी दिली जन्मात म्हणते राजा दिली कारण तो सगळ्या रघुवंश डोक्यात फिरत राहतो रामायण फिरत राहतो राजराजेश्वर महाराज दिलीप सोडून दुसरा दिलीप कुठला डोक्यात यायला तेव्हा सम्राट महाराज दिलीप ऋषी महाराज लागलीच राजा दिलीप राजा तुम्हाला पैसा पाहिजे नाही तर किती पाहिजे म्हणून प्रजेची गरज उरून जो काही उरत असेल तो पाहिजे तसा पैसा कधीच नसतो नाही तुम्हाला किती पैसा पाहिजे ते सगळं तितका देत आहे आणि आता खजिनदाराला बोलावलं यांची मागणी अशी आहे खजिनदाराने सांगितलं आपण सांगितलं तेच बरोबर आहे आपल्याजवळ द्रव्य भक्कम आहे पण प्रजेची गरज भागून द्रव्य खजिन्यात नाही उरत नुसती म्हणतात म्हणजे तू दरिद्री आहेस आणि मग तुझ्यातली जर मी काही रक्कम घेतली तर पर्यायाने ती रक्कम प्रजेला त्रासदायक होईल आजच्यासारखा नव्हतं कर्ज काळांपूर्वा ही कल्पनाच त्या काळात नव्हती कर्ज देण्याची कल्पना होती पण ती बुडवा ही कल्पना तेव्हा नव्हतीच अगस्ती म्हणतात असं कर्ज मला नको की जे बुडीत असा आहे का की जो तुझ्या कामी न येता माझ्या कामी येऊ शकेल असाही पैसा आहे पण आपण कदाचित त्या निमित्तानेच तुम्हाला मला मागण्याची इच्छा झाली असली पाहिजे एक वातापी नावाचा दैत्य त्याच्या भावाचं नाव आहे आता भगवान ब्रह्माजीचे दोघजण मोठे उपासक आहेत त्या वातापीला एक पशु करतो तयार हे कोणी ब्राह्मण आले की प्रार्थना करतो माझ्या पित्याचं श्राद्ध आहे ब्राह्मण श्राद्ध आहे म्हणजे की आमंत्रण घेत त्या माणसाचं सगळ्या ब्राह्मणांना भोजन करून वाढतो यांना काही कळत नाही आपण काय खातो आहे चटकदार रक्त खातात काय पदार्थ आहेत हे सगळं विचारपूस करायला पाहिजे की नाही कोण विचारपूस करतो जेवण्याच्या पूर्वी कुठे नाही आणि तसं खाल्लं की ते ब्राह्मण जेवून उठले या मोठ्याने हात मारतो हातापी मी म्हणलं की तो ब्राह्मणाचे पोट पाडून रात्रभर बाहेर निघतो आणि पुन्हा जशाला तशा द्यायला तयार असं ब्रह्माजीचा त्याला एक विचित्र वार आहे आणि त्यानं सर्व ब्राह्मण मारले आहेत आणि काही जणांचा पैसा त्या ठिकाणी पडला आहे महर्षी अगस्ती आल्याबरोबर त्यांनी सांगितलं महाराज काय भाग्य आहे राजा सला आला कितीतरी ब्राह्मण बरोबर आहेत माझ्या इथं पितृश्राद्ध आहे जसा तो स्वयंपाक तयार झाला सगळी कल्पना होती काय होणार आहे इथं महर्षी अगस्ती बसल्याबरोबर त्यांनी आपल्या उजव्या अंगठ्याने जमिनीमध्ये मोठा गड्डा तयार केला टाकली जमीन एक गड्डा ते दैत्य देह अन्न सगळं या गड्ड्यात टाक विशेष खाणारे लोक आहेत त्याच्यात अगस्तीचा एक नंबर आहे आणि जेवण झाल्यानंतर खाल्लेलं पचवण्याचे काही तंत्र आहेत त्यावेळेला जे हात धुतले दोन्ही म्हणजे नेहमी हात धुताना इथपर्यंत धुवावे पाय धुताना इथपर्यंत धुवावे याला पाय धुणं म्हणतात असं पायावर पाणी शिंपडणं आणि असं हाताला पाणी लावून याला पाय धुणं म्हणत नाही त्यांनी हस्तबोध तुका प्रक्षालन केलं आणि ते ओला हात असा पोटाळून फिरवलं యోగస్తిం కుంభకర్ణం చ శనిం आहार వటవాహనం ఆహార పరిపాకార్థం स्मरामी च हा मंत्र म्हणा जेव उठा काही खा पसते बायको जरी खाल्ली तरी बाकीचं वाढलेलं तर पसतच पस्त पण बाई जरी खाल्ली तरी पसते इतका हा प्रचंड मंत्र आहे मजेदार आणि ते अगस्ती महाराज स्वतः यांच्या नावाने दुसऱ्याचं अन्न पचायचो यांचं पचलं तर काय चमत्कार आहे जसे बाहेर आले तसा तो ओला हात पोटावर फिरवला राक्षस मधल्यामध्ये मध्ये यानं मोठ्यानं हात मारले आता पी आता पी गेला आता आता पी तुझा नंबर आहे आता पी कशाचा काढला ते उठल्याबरोबर हा ब्राह्मण काही लबाड बोलणार नाही काहीतरी विचित्रच झालं ते उरलेलं श्राद्ध तसा सोडून देऊन तो चालत पळत अगस्ती त्याच्या मागे लागला तो समुद्रात असला हेही समुद्रात गेले आणि समुद्राला सांगितलं तो दैत्य परत करतो सांगितलं नाही महाराज माझा स्वभाव माझ्या जे शरणाला येतात त्यामुळे मी कधीही वापस देत नाही कृपा करा आपण परत चला मी आपणाला शरण आलो असं समजा पण माझ्यातलं दैत्य मी परत देणार नाही समुद्रात पाहिजे म्हणून समुद्राला तोंड लावून ओढायचा प्रयत्न केला पाणी काही संपेना मी कसं पडलो कुठेच काय झालं आता दुसऱ्या कुणाला विचारत बसताना कुठं कुंडल्या म्हणतात सीधे ब्रह्मलोकात गेले भगवान जगत जीवन ब्रह्माजीला विचारलं माझं जर तपत्ता नाही तर समुद्र आठवाबा म्हटल्यानंतर तो सुखीत कसा नाही काय होत आहे ब्रह्माजी म्हणतात बाबा रे तुला जसं अंगीत कळावं तसं कळलं तू नित्य पूजा नित्य अनेक रोज करतोस त्यामुळे त्या नित्य अनेकामध्ये ते गणेश स्मरण वगैरे होत त्यामुळे तुझं कार्य होत पण तू नैमित्तिक काही करत नाही तुझी कल्पना ही आहे की व्रत उपवास हे सगळे नैमित्तिक हे नित्यामध्ये नाही म्हणून तू गणेश उपासना जरी होतची पूजेत सांगितली असल्यामुळे पूजा करतोस तरी चतुर्थी करत नाहीस चतुर्थीची गणेश पूजा काही फळ देत नाही आणि शुद्ध चतुर्थी आठ प्राणाची आणि मध्य चतुर्थी पाच प्राणाची योग्य पद्धतीनं पोथीत सांगितल्याप्रमाणे करावी पुन्हा शंका असणारच कारण पोथीतच सांगितले जेव्हा चंद्रोदय झालं की सगळ्यांच्या डोक्यात ही शंका आम्हाला माहितीच आहे कारण आता आम्ही त्याच्याच करता जर बाहेर पडलो तर काय काय विचारलं जाईल याची काही कल्पना नाही काय सगळं मग तुमच्या पोथीत जर लिहिलं उद्गणातच प्रत्येक कथोक्तीच्या विद्यार्थी ही चंद्रोदय झाला की ब्राह्मणा जेवण भोजन भोजन करावं हा शब्द आहे हा नाही भोजन भोजन करणे म्हणजे संस्कृत ज्याला येतं भुज या धातूपासून भोजन हा शब्द तयार होतो चंद्रोदय झाल्यानंतर ज्याला राहत नसेल त्यांनी खावं म्हणजे भोजन करा आता काय भोजन करावं वरंगत पोळी भाजी किंवा मिठाचा मोदक असं सांगितलंय का खायला असं खायला सांगितलेलं नाही मग काय सांगितलंय या माघ चतुर्थी पासून मध्य चतुर्थीला रात्री काय खावं याची एक स्वतंत्र यादी आहे की कोण्या चतुर्थीला चंद्रोदयानंतर ब्राह्मण साक्ष काय खाव याच्यामध्ये जगामध्ये तीन घालीत फाल्गुणामध्ये घृतशाखर चैत्रामध्ये कमलबीज कर वैशाखामध्ये गोमूत्र प्राशन करा तसंच पुन्हा पौषातही गोमूत्र प्यावं असं ज्याला करायचं असेल किंवा दही आषाढा दही सांगितलं पुण्या चतुर्थीला काय याची एक यादी आहे आणि ती ब्राह्मणाच्या समोर चतुर्थी सोडायची असेल तर ते खाणं जर पेच असेल ते काय सांगितलेल्या प्रमाणामध्ये गुरुपुत्र आहे जेव्हा प्रमाण सांगितलेलं नसतं तेव्हा घास घ्यायचा असेल तर कुटांड प्रमाण आहे एका कोंबड्याच्या अंड्या इतका घास घ्यावा असं त्याचं प्रमाण सांगितलं म्हणजे या चार बोटात बसेल एवढं ते अंडा आहेच असं गृहित धरावं आणि असे घास घ्यावेत ते किती घास कशाचे घ्यावेत याचे पुढे जेवण्याच्या वेळेला वर्णन केलेलं असतं आणि तितकी घास घ्यावीत याला भोजन मिळत असतात किंवा ज्या वेळेला पिण्याचं सांगितलं असते आणि प्रमाण नसतं त्यावेळेला सव्वा पाय घ्या जेव्हा पंचामृत असतं तेव्हा एक तोळा जर तूप असेल तर दोन तोळे मध घ्यावं त्याच्यातलं असं तू पण साखर लावली म्हणजे देवाला पंचामृत लावलं होत नाही असा कठोर आधार पाहिजे आणि ते सगळं एका जागी मिसळावं काय ते श्री मूर्तीवर टाकणं शक्य असेल त्याप्रमाणे टाकावं आणि उरलेलं सगळं यानं अवशिष्ट नैवेद्य म्हणून पिऊन टाकावं म्हणजे पुढचा अभिषेक ब्रह्मणस्पती सुखाचा करता येतो हे त्या पोटामध्ये बद्ध झालं आणि एक एकविशी करा हे ब्राह्मणाच्या खाण्यापिण्याची काही सोय आहे का आधी एक विषय करा म्हणजे त्याला रेटलं पाहिजे ना मनसर कोंडातून निघाले तर पाहिजे म्हणून त्या प्रत्येक साधकाने जप करण्याच्या पूर्वी काय खावं प्यावं याचे विचार केले असे चतुर्थीला काय खावं याचाही विचार केलाय आणि ते खायचं असेल तर विचार करा तरी हा मध्यान्ह में रेबड़ी बिबड़ी प्यायला सांगत चाललो आम्ही सांगत चाललो निदान काही खाऊ नका असं तरी सांगू नका खायचं नाही सांगाल तर नाही नका सांगू काही खाऊ नका असं सांगू नका अशा सूचना करणारा तो प्रांत आहे खाणारा प्रांत आहे त्याला सुखासुखी गपचूप नाही राहतो अशा तंत्रामध्ये या डॉक्टरला कोणीतरी सांगितली सल्ला त्या माणसाने सांगितलं बाई रात्री सोडत नाही काही नाही पाच तरी तांदूळ ते आलं गणपतीचं बिचार काल मला एक सूचना आली म्हणे पाच तांदूळ पाच ना इकडे ना तिकडे आणि मग तो पुरा तेव्हा झाला पाच तांदूळाने काय पोट भरायचंय म्हणजे चतुर्थी बोलायची पोट भरायचं नाही आणि नसलेला उपद्व्याप काय करता पहिला नियम आहे जसा शेंदूर लावणं हा पहिला नियम आहे तसा दोन्ही चतुर्थ्या उपवास करणं हा दुसरा नियम म्हणजे मोरगाववाल्यांनी आगळूच काढले सगळी दुनिया चतुर्थीला टाकली जाते मोरगाववाल्यांनी काही काढलं मोरगाववाल्यांनी पोथीतलं टिकून ठेवलं एवढंच तंत्र मनाप्रमाणे काही काढलं नाही आणि अशा कितीतरी बैठकी रामबर्जीकडे झाल्या रामबर्जीने सांगितलं तुम्हाला परवडत नसेल तर जेवा दोन जेवायला त्या पण त्यांना विचारणारे शंभर जण सापडले हे पोथीत लिहिलं म्हणजे असा त्रास होतो मुला मग त्यांची आमची म्हणजे कधी कधी बैठक व्हायची आणि मग असे काही विषय निघायचे मी सांगितलं तेव्हा पोथीत सांगितलेलं पण की कोणाच्या दुःखीला काय खावं मग पण कोण वाचते म्हणे माझं डोकं खायला येतात असं पुष्कळ व्हायचं ब्राह्मण तर त्रासून जायचं आणि इथे बोलायचे पण त्यांना बोलायची खुशी होती आमच्याकडून काही कळावं ही अपेक्षा होती वगैरे वगैरे त्यावेळेला तशा बैठकी होत असत या तंत्राप्रमाणे हे दुसरे नियम आहेत गणेश भक्तीचे की दोन्ही चतुर्थ्या केल्या पाहिजे अशा तंत्रामध्ये ज्या वेळेला चालत असत त्यावेळेला या अगस्तीला भगवान ब्रह्माने म्हणतात तू चतुर्थी करत आहेस म्हणून हे विघ्न तुझ्या मागे लागलं आता तू चतुर्थी कर येईल त्या चतुर्थी पासून सुरुवात कर महिषा चतुर्थी पासून त्यांनी सुरुवात केली त्यांना प्रत्येकाच्या मागे चार वेळ त्याचे मतदान लावले की समुद्र सोसायचे म्हणून महिलाचा मुक्त काढून दिला आणि वैशाख मध्यापासून त्यांनी चतुर्थ्या केल्या ते अगस्ती असल्यामुळे एक चतुर्थी केली की दुसऱ्या चतुर्थीला आज्ञा सुटली समुद्र पिऊन टाकले आणि अगस्तीनं सटक्यात काय आधारण म्हटलं की सगळा समुद्र खास सगळा शुष्क झाला आता पुढे मोठी मोठी मजेदार असते समुद्रातील संतुलन बिघडलं संतुलन बिघडल्याबरोबर झाला तिथं पाण्याशिवाय कसं काय टिकणार आता ज्याला समुद्र पिता येतो त्याला काढता येतं येतच की नाही पाणी तितकं म्हणून महर्षी अगस्ती हे आनंद रामायणाचा पत्र माझ्या जवळची नाही रामचंद्र ज्या वेळा परत येतात लंकेव तेव्हा सीतेला सांगतात आपण इथे अगस्तीच्या आश्रमात उतरणार जगन्नाथ खाली उतरे तुला बाई आपल्या नवऱ्याचं वैभव जितकं दोन लोकांना सांगते तितकं सांगायचं काय माझं चरित्र सांगा म्हटलं ते सांग पण समुद्रावर सेतू बांधल्याचं नाव सुद्धा काढू नको समुद्राचा विषयच काढू नको आता ते हिला कळलं नाही रामचरित्र सांगता सांगता झोकात आली मजेदार सांगून गेली सगळ्या समुद्रावर तुटून माझ्या से सेतू बांधला ती दया होती ती तू राजकुमारी तिने सांगितलं असण्याचं काही कारण नाही म्हणूनच बांधावा तुमच्या नवऱ्याचं मूत्र त्याच्यावर पाय कसा माझा नवरा म्हणून पूल बांधावा लागला आणि त्याच्याहून जाणार म्हणजे अगस्तीनं लघवी केली म्हणून पुढचा समुद्र भरला ही कल्पना त्यांनी केली त्यानंतर रामायण वाल्याने म्हणून ते पाणी खाणार आणि श्रावणी पौर्णिमेला समुद्राला एक नारळ समर्पण करतात त्यावेळेला अगस्तीच्या नावाचा आडाओपडा करतात आणि म्हणतात आणि अगस्तीच्या उद्देशाने तो नारळ समुद्राला देण्यात येतो दोनच महिने तिकडे बरसात जास्त समजल्या जाते आणि अशा श्रावण झालं की श्रावणी पौर्णिमा झाली की उतरती कळा बरसातीला लागते आणि समुद्रामध्ये जरा घोड्या चालवता येतात याच्यामुळं सगळे समुद्राचा उत्सव या

पुरतं करायचं बाकी मुंबईचं चरित्र दत्ता वर्णन करायचं नाही मुंबई या व्यक्तीने आणि या देवी लोकामुद्रेने मंत्रशास्त्रामध्ये फार मोठी पैर या मंत्रापासून तंत्र तयार होत तंत्रातून यंत्र तयार म्हणून या पंचदशी मंत्राचं एक श्री यंत्र नावाचं यंत्र तयार आणि आजच्या काळात अद्भुत सामर्थ्य देणारं जर यंत्र असेल तर श्रीयंत्र अत्यंत मिळतं फार बढिया यंत्र आणि कशाही तंत्राने वागेलं काही पैसे देणारं यंत्र असं एक मजेदार यंत्र आहे निदान मला तरी देतो बाकीच्याच मला कल्पना नाही पण मला तरी चिकार पैसा मिळतो आणि मी त्याच्यावर आनंदात आनंद चमन सध्या जगतो आहे अशा काही काही घटना या मंत्रशास्त्राच्या आहेत त्याच्यात या बाईचा नंबर फार मोठा आहे याचं नाव लोपा मूत्र आणि याचं नाव अगस्त कुंठित झाले तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना एक कथा सांगितली आणि ती कथा या कथेच्या अनुरोधाने पुन्हा सगळ्या कथेतून कथा कथेतून कथा निघतात पोथित त्या अशा भगवान जगत जीवन परमात्मा श्रीकृष्ण हे श्रीकृष्ण निराळ आणि इतर विष्णूचे अवतार निराळे या श्रीकृष्णाला हे वैष्णव सांप्रदायिक विष्णू अवतार नाही समजत उलट काही वेळेला तरी या कृष्णाचा अवतार विष्णू असं समजत हे गोलोकवासी कृष्ण आणि हे कळलं असं तंत्र म्हणजे व्यास म्हणतात ते बरोबर अष्टादश पुराणांना एक असते वैवर्णन अठरा पुराणात मी एकट्याच वर्णन करतो हे जे गोलोकवासी श्रीकृष्ण तेच आमचे गुणेश त्यांचंच वर्णन या पुराणकाराने गुणेश म्हणून केलं एवढाच फरक या दो लोकांमध्ये देवी राधा ही एक परमात्माची शक्ती आहे त्यांची अत्यंत मोठी शक्ती कोणी असेल तर ती राधा श्री कृष्णापेक्षाही महत्व मोठं आहे आणि हिनं निर्माण केलेला तो गोलोक आहे गो म्हणजे इंद्रिय समुदाय आपलं जे शरीर आहे याला गोलोक म्हणतात याच्यामध्ये जी प्रमुख नाडी आहे तिचं नाव राधा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात वर्णन केलेलं आहे ही जी चितकला आहे आमच्या शरीरात ही साडेतीन अंगुलाची सुना नावाची दाढी आमच्या बेंबी जवळ अशी खाले तोंड करून वेटाळा घालून बसलेली असते हिला जाग करायचं असत प्राणायामाच्या साह्याने मंत्रशक्तीनं तपश्चर्येनं हिला जाग करून पाठीचा जो हा दांड आहे मेरुदंड याच्या सगळ्यात खाली जो मणका आहे ते सगळे पाठीतल्या या दांड्यातले सगळे मणके लोकल आहेत याच्यातून नाड्यावर जाण्याकरता रस्ता आहे तिथं जे खाली केंद्र आहे ते त्रिकोणी आहे याला मूलाधार चक्र म्हणतात या मूलाधार चक्राचा अधिपती भगवान गणेश आहे मूळ पहिलं श्री गणेश आहे त्याच्यावर वरती इमारत सगळी उभी असते म्हणून मूलाधार चक्राचा नायक नमिला गणपती आधी प्रार्थीला स्वाधिष्ठानी विधी याच्या पुढे आलं की एक स्वाधिष्ठान नावाचं चक्र आहे या स्वाधिष्ठान चक्रामध्ये बेंबीमध्ये म्हणजे ब्रह्माजी राहतात म्हणून बेंबीतून कमलातून ब्रह्मदेव निघाले हे तुमच्या आमच्या नाही या आदिपुरुषाच्या म्हणून तिथे ब्रह्माजीच असते स्थान आहे असा त्याचा अर्थ आहे इथे ब्रह्मदेव राहतात याच्यावरती आले म्हणजे इथे विष्णू राहतात इथे आले की शंकर राहतात इथे आले की ओंकाराचं ज्ञान इथपर्यंत इथे सदाशिवाचं ज्ञान होत इथे शिवशक्ती संयोग होतो ती जी नाडी आणायची असते ती या पाठीच्या दांडातून इथे इथपर्यंत येते याच्या खाली ती येते पुनश्च वापस तशी न्यावी लागते आणि त्या बेंबीच्या खाली पुन्हा तिची कुंडळी करून ठेवावी लागते म्हणून शंकराची प्रदक्षिणा अर्धी याला अर्धी प्रदक्षिणा म्हणत असतात इथे येऊन इकडे जाणे आपण ते तर बाजूलाच गेलो आता महाशिवरात्री महाशिवरात्री आली की शंकराला अर्धी प्रदक्षिणा इकडून फिरला पुन्हा तिकडून फिरते मग इकडून पोरसवर आले की त्याला लागतात तिकडून आले की इकडच्या बाहेर त्याला लागतात महादेवाच्या देवळाचा याच्याशी काही संबंध नाही ही मंत्रशास्त्राचा प्रयोग आहे आणि त्याला शिवस्य अर्ध प्रदक्षिणा म्हणतात की ती सुषुमना इथून इथपर्यंत येते आणि वापस जाते ज्याला कुणाला समाधी शास्त्र कळत असेल त्याला हे कळतं बाकीच्याला काय कळतं आणि आजच्या विज्ञानाला याचा काय पत्ता नाही हे जास्त दुसरा चमत्कार आहे आज विज्ञानात एक्स एक्सराय मध्ये जे काही निघतं म्हणून मारे हारडा उरला आहे या कोण्याही एक्सराय मध्ये आपल्या शरीरातल्या बऱ्याच गोष्टी काही पत्ता लागत नाही आत्ता काय बोलताय काहीच्या काही असा विज्ञान शतकात आपण आता रे मध्ये नाही असं आपल्या शरीरात का पुष्कळ आहे पुष्कळ आहे आणि हा एका डॉक्टर बरोबर झालेला संवाद आहे आमच्या गावात एक सिव्हिल सर्जन होत आहे असंच काहीतरी जोरात बोलले कर्मवशात आमचा एक माणूस तिथे आजारी असल्यामुळे आम्ही होतो सांगितलं निदान सिव्हिल सर्जन म्हणजे सगळ्या जिल्ह्याचा प्रमुख डॉक्टर सरकार सगळ्यापेक्षा तुम्हाला जास्त पगार देते तुम्ही तर निदान सुसंबद्ध बोलत जाऊ काय असंबद्ध बोल आपण दोघ जण बोलत असताना तिसरा कोणीतरी असू द्या साक्षीदार नाही तर तुम्ही उद्या म्हणत की मी असं बोललोच नव्हतो असं नको त्यावेळेला शास्त्री अण्णावाचाच एक डॉक्टर होता तिथे तो आमच्या समोरून चालला त्याला बोलला निरा त्याचं अण्णाव तरी शास्त्री